बघर गणी सरली श्यामले बघर गणी सरली कवी भारी तू सजड कधी पूर्व दिशा हसली कवी भारी तू सजड कधी पूर्व दिशा हसली बाई बाई बाई बाई रात्र फिरता ते फिरता सकाळ कुठे डोळा लागावा लागली ही माझी नवीन भूपाळी आणि तपाच्या बांबा झाला ती तुमची भूपाळी नच सुंदरी करू कोपा मजवरी धरी अनुकंपा नच सुंदरी करू कोपा मजवरी धरी अनुकंपा देवा देवा देवा कुठली आता माझे कान काय एवढ्यातच बावीस जो वयमान सखीने फुटले दोन्ही कान बावीस जो वयमान सखीने फुटले दोन्ही कान तुमचं गाणं बंद करा आणि चहाची पूड संपली तेवढे आणा काय चहाची मुळीच नाही बंधुनो विनती ऐकावी चहाची चवड सोडावी देवा देवा देवा माझे डोकं कसं करा फिरायला लागलं काय मी डोकं फिरायला लागलो फिरत गला गला फिरत गला गला जग मात की जात फिरत गला गला अहो शेजारची माणसं काय म्हणतात ते तरी ऐका असतात तुम्हाला सारे हसू दे अगं हसू दे आपल्याला काय करायचं त्याच्याशी नाही जगात आपुले कोणी जग हे आळवावरते पाणी जग हे आळवावरते पाणी थांबा हां तुमचे तोंडच बंद करते हा हा हा काय सुंदर कल्पना आहे ओठावरती ओठते तुझे तोंड करी बंद माझे तोंड करी बंद तुझ्या मुखातील अमृत द्यावे हात मला छंद खरोखर हात मला छंद हे असं काय करायचं ना असं सारखं आपल्याला काय गोड गोड बोलायला लागले तू अगं बोल सारखे बोलत राहा राहा बोलत मधुर तू अशी सदा तुमचं डोकं काय माझे डोकं फिरले डोके फिरले माझे मनसी परिते मलाही जे पटके डोके फिरल्या वाटणी कोणाला मागले कसे दिसते असं नाही ऐकायचं तुम्हाला चांगलं चौकस दिला पाहिजे देवा देवा मेलो मेलो हो, हो, हो. काय नाही हो चांगला उंची चावला उतरू लागता का तुम्ही हा हा हा काय डायलॉग वापरला म्हणजे याला म्हणावं बायको देवा देवा पुढे याला काय सांगितलं सर मला कुठून डोहाळ दिसले शेवटी तू सुद्धा कविता करून गायला लागलीस ना हाच माझा विजय